रूपी अभंग सहा तुझ वाचुनी मागणी काय कोणा मही मंडळी व्यापक विश्वजाना जीव भावना पूर्व कोण जाणे तुझ वाचुनी होत का रावराणी नसे मोक्षदाता ती माझी लोका भवतारुकू तुझ वाचुनी एका मने मानसी चिंतिता नाम पळे पाप ताप भये नाशे काम हरी नाम हे साच तुझे पुराणी हरी हातीचे काळ गर्भाधी योनी करू मुखवानी कशी देश धड़ी, तुझ वाचुनी वर्णिता व्यर्थ गोडी भवभंजना व्यापका तिन्ही तुझ वर्णिता शिनली शेष फणी असो जीव भाव तुझ्या सर्व पायी तुझे मागणे आणि कव्यर्थ काई दिनानाथ हे साक्ष तुझी जनाशी दिने तारली पातकी थोर दोषी तुका राहिली पायी तो राख देवा असे मागतो तुमची पादसेवा देवा मी तुमच्याशिवाय कुणाला काय मागू कारण पृथ्वी या तेज वायू आणि आकाश या पंच महाभूतांच्या समुदायातच नव्हे तर अखिल विश्वामध्ये तूच एक व्यापून राहिला आहेस जगामध्ये पुष्कळ राजराजे जरी असले तरी सुद्धा तुझ्याशिवाय माझ्या अंतकरणातील इच्छा दुसरा कोण पूर्ण करेल मनामध्ये तुझ्या नामस्वरूपाचे चिंतन केले असता त्या भीतीने सर्व पापता पडून जातात आणि काम क्रोध सुद्धा नष्ट होतात हे हरी तुझे हरी हे नाम पुराणामध्ये प्रसिद्ध आहे कारण तू काळ गर्भवास आणि पशुपक्षादी योनी यांच्या हातून भक्ताला हरण करतोस त्याला त्यापासून सोडवतोस म्हणूनच तुला हरी असे म्हणतात तुझ्याशिवाय वैषयिक सुखाचे वर्णन करून मी माझ्या मुखातून निघणाऱ्या शब्दांना देशोधडीला कसे लागू हे भवनाशका या त्रलोक्यामध्ये व्यापक असलेल्या नारायणा तुझे वर्णन करताना हजार फणांचा शेष देखील थकला देवा माझा जीवभावच काय पण सर्व तुझ्या पायी असावे हेच तुला मागणी आहे तुला याशिवाय दुसरे काहीही मागणे व्यर्थ आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा तू दिनांचा नाथ आहेस आणि हे लोकांच्या अनुभवास आले आहे कित्येक दीन पातकी महापापी तू तारलेले आहेस मी तुझ्या पायाचा आश्रय करून राहिलो यासाठी माझे तू रक्षण कर याप्रमाणे देवा मी तुमच्या चरणांची सेवा मागत आहे उभा अभिवरेच्या तिरी राहील आहे असे सन्मुख दक्षिणे मुखवाही परे पाप महासुते काप थोरू कसे गरजती घोष हे नामविरू गुण गंभीर धीरू हा हास्यमुख वदे वदनी अमृत सर्व सुख मुनी लागी लागे बहु गोड चित्ती देह भावना तुटली याची खंती ठसा घातला ये भूमी माझी थोर इच्छा दानते द्यावयासी उदारू सिद्धी ओळगती जया सर्वा ठाई तुझे नाम हे चांगले गे विठाई असे उघडा हा विटेवरी उभा धरुणी कटी सूत्र हे भक्ती लोभा पुढे वाट दावी भवसागराची विठो माऊली सिद्ध हे साधकांची करा वेगू हो तू धरा पंथ आधी जया पार नाही सुखा तेच साधी म्हणे तुका पंढरी सर्व आले असे विश्व हे जीवने त्याच जाले हा माझा पांडुरंग चंद्रभागेच्या तीरावर उभा राहिला आहे त्याच्या समोर चंद्रभागा दक्षिणमुखी वाहत आहे आणि वैष्णववीर नामघोषाची गर्जना कशी करतात ते पहा आणि त्यांच्या भीतीने सर्व पाप पळून जात आहे आणि महादोषांना मोठा थरकाप सुटला आहे हा हरी मोठा गुणगंभीर धीर आणि वदन आहे हा आपल्या मुखाने अमृतासारखे गोड बोलतो त्यामुळे भक्ताला सर्व सुखांची प्राप्ती होते या हरीचे चित्तामध्ये ध्यान करताना ऋषी मुनींना सुद्धा फार गोड वाटले आणि ध्यान करता करता त्यांचा देहाभिमान नष्ट होऊन गेला तरी सुद्धा त्यांना त्याची काळजी वाटली नाही या हरीने त्रैलोक्यामध्ये आपल्या कीर्तीचा ठसा उमटवला आहे भक्तांच्या इच्छेप्रमाणे दान देण्यास याच्यासारखा दुसरा उदार कोणीही नाही सर्व सिद्धी या देवाची सेवा करतात हे विठाई माऊली तुझे नाम तर फार गोड आहे हा विठ्ठल भक्तीच्या लोभाने कमरेवर हात धरून विटेवर उघडा उभा आहे हा विठ्ठल आपण पुढे होऊन भक्तांना भवसागराचा उतार दाखवतो आणि सिद्ध साधकांची तर तो आईच आहे तुकाराम महाराज म्हणतात लोक हो तुम्ही तोरा करा आणि पंढरीचा मार्ग धरा ज्या सुखाला अंत पार नाही अशा प्रकारचं ते अतिव अमित असे सुख साधा ते प्राप्त करा ज्याच्या जीवनाचे हे सारे विश्व जगत आहे तो पंढरीत असल्यामुळे त्या ठिकाणी सर्व सुखे आपोआप आलेली आहेत धना गुंतली चित्त माझे मुरारी मन घेऊन हिंडवी दारोदारी मरे न पुरे यासे काही मही ठेंगनी परिते तृप्त नाही न दिशे शुद्ध पाहता निजमती पुढे पडिलो इंद्रिया थोर घाती जीवानास त्या संगती दंडबेडी हरी शीघ्र या दृष्ट संगाशी तोडी असो आणखी काय सांगू अनंता मोहो पापिनी दृष्ट माया ममता क्रोध काम यातना थोर करी तुझ वासुनी सोडवी कोण हरी निज देखता निज हे दुरी जाई निद्राळस दंभ या भीत आहे तया अवस्थी देही नको देऊ देवा तुझ वाचुनी अनिक नास्ती हेवा करी घात पात शंका लाज थोरी असे सत्य भाव बहु भक्ती दुरी नको मोकलू दिन बंधू अनाथा चुका विनवी ठेवून पायी माथा हे मुरारी माझे जे चित्त आहे ते धनाच्या आशेमध्ये गुंतून राहिले आहे अशा प्रकारच्या माझ्या या लोभी मनास मी बरोबर घेऊन दारोदारी हिंडत आहे आणि हिंडून हिंडून मी फुकटच मरत आहे पण यामध्ये काही पुरे पडत नाही यामुळे काही तृप्ती होत नाही या लोभापुढे सारी पृथ्वी ठेंगणी आहे तरी सुद्धा हा लोभ काही पूर्ण होत नाही माझी बुद्धी तशी पाहिली तर शुद्ध नाही इंद्रिय सुखांच्या मोठ्या संकटातही मी अडकून पडलो आणि त्यांच्या संगतीमध्ये माझ्या जीवाचा नाश झाला मोठा घात झाला त्याच्या दंडात आणि वेडीत फार त्रास होतो हे श्रीहरी या दुष्ट संगतीतून तू लवकर आम्हाला बाहेर काढ अशा प्रकारच्या या शत्रूचे मी तुला काय सांगू हा पापी मोह आणि ही पापिनी आणि दुष्ट माया ममता यांनी मला गांजलेले आहे काम आणि क्रोध यांच्याही यातना मोठ्या होत आहेत या सर्वातून हे भगवंता तुझ्याशिवाय मला दुसरा कोण सोडवणार आहे निज सुखास मी पाहण्याची इच्छा करीत आहे ते सुख दूर जात आहे निद्रा आळस आणि दंभ यांना मी भीत आहे माझ्या या देहामध्ये त्यांना वस्ती करू देऊ नकोस देवा तुझ्याशिवाय मला आता दुसऱ्या कशाचीही हाव नाही अभिलाषा नाही किंवा लालसा नाही माझ्या मनात घातपाताची शंका येऊन मोठी लाज निर्माण झाली आहे माझ्यापासून भक्तिभाव आणि सत्यव्रती या गोष्टी दूर जात आहेत असे वाटते दिनांचा बंधू असणाऱ्या देवा माझ्यासारख्या अनाथाला तू दूर सारू नकोस तुकाराम महाराज म्हणतात मी तुझ्या पायावर विनंती करून डोके ठेवत आहे पैल सावळी तेज पंजाळ कैसे श्री तुरबिली सायरी मोरपिसे हरे त्याशी देखता ताप माया भला रे भला यादवा योगिराया जया कामिनी लुब्धल्या सहस्र सोळा सुकुमार त्या गोपिका दिव्य बाळा शोभे मध्यभागी कळा चंद्रकोटी रूपा मिनली साजरी माळकंठी तया यादवा श्रेष्ठ हा चक्रपाणी जया वंदिती कोटी तेहती सतिन्ही, महाकाळ ही कापती दैत्यजासी पहा सावळी रूप हे पापनासी कशी पागुले साजरी कुंकुमाची कशी वीट ही लागली दैवाची जया चिंतिता अग्नि हा शांती धरावा मानशी आपुल्या दृढ व्हावे मुखी देखता मुख हे चित्त माये देह मांडला भाव हा बाप माये तुक्या लागले मानसी देव पिसे चित्त चोरटे सावळे रूप कैसे आपल्या साक्षात डोळ्यासमोर असलेले हे तेजपुंज परब्रह्म कसे दिसत आहे ते पहा ज्याने डोक्यावर सुंदर मोरपीस खोवलेले आहेत ज्याला पाहताच तीन प्रकारचे ताप आणि माया नष्ट होऊन जाते त्या योगेश्वर कृष्णाला पहा आणि त्याला भजा ज्याला सुंदर अशा सोळा हजार एकशे आठ स्त्रिया भुलून गेल्या त्याचप्रमाणे गोकुळामधील सुकुमार आणि तरुण गोपिका ज्याच्या दिव्य शरीराला भुलल्या कोटी चंद्राची कला जिच्यामध्ये आहे अशी ती वैजयंती मला ज्याच्या सौंदर्यामध्ये समरस झाली आहे आणि ज्याच्या कंठात आणि शरीराच्या मध्यभागामध्ये शोभून दिसत आहे त्या यादव कुळामध्ये हा चक्रपाणी हरी सर्वात श्रेष्ठ आहे ज्याला सारे त्रैलोक्य आणि तेहतीस कोटी देव वंदन करतात महाकाळ आणि दैत्य ज्याची आठवण होताच थरथर कापू लागतात ते पापांचा नाश करणारे सावळे रूप कसे उभे आहे ते पहा या हरीची कुंकुमासारखी आरक्त असणारी गोजीरवाने पावले कशी आहेत ज्या विटेवर हरीची पावले आहेत ती वीट जगामध्ये कशी भाग्यवान झाली आहे पहा ज्याचे चिंतन केले असता अग्नी सुद्धा शांत होतो त्या हरीला दृढ निष्ठेने मनात धरा त्याचे चिंतन करा तुकाराम महाराज म्हणतात ज्याचे मुख पाहताच ऋषी मुनींचे चित्त आणि देह आनंदाने तृप्त होऊन गेले आणि भक्तांनी ज्याच्याविषयी हा जगाचा मायेबाप आहे असा भाव ठेवला त्या हरीचे माझ्या मनात देखील वेळ लागले आहे असे चित्त चोरणारे सावळे रूप कसे आहे ते पहा असे नांद तू हा हरी सर्वजीवी असे व्यापुनी अग्निकाष्टात जेवी घटे बिंबले बिंब हे ठाई ठाई अया संगते नासुहा त्यासी नाही प्रण वाटिता क्षीर हे होत नाही पशु भक्षिता पालटे ते चिरेही तया तो जाणता एक आहे असे व्यापक व्यापुनी अंतर्वाही फळ कर्दळी शेवटी येत आहे असे शोधिता पोकळी माझी काही धीर नाही ते वावगे धीग झाली फळ पुष्प यत्न ते व्यर्थ गेले असे नाम हे दर्पणे सिद्ध केले असे बिंब या गळा आड ठेली, कसे शुद्ध ही दिसे माझी रूप नका वाढवू शिण हा पुण्य पापू करा वर्म नका सोंगवाया तुका विनवितो पडो काय पाया त्याची पुत्रदाराधन वास नाही मग उरले शेवटी काय पाही हा भगवंत प्रत्येकाच्या देहामध्ये आत्मस्वरूपाने नांदत आहे जसा काष्टामध्ये अग्नी सर्वत्र त्या काष्टाला व्यापून असतो किंवा सूर्याचे प्रतिबिंब प्रत्येक घटामधील पाण्यात पडलेले असते परंतु घटातील पाणी नष्ट झाले तरी त्याबरोबर सूर्यबिंबाचा नाश होत नाही त्याप्रमाणे देह नष्ट झाला तरी आत्मरूप हारीचा कधीही नाश होत नाही गवत जर उखळात घालून ते वाटले तरी पण त्याचे दूध होत नाही पण तेच व्यालेल्या गायीने किंवा म्हैशीने खाल्ले तर तिच्या देहामध्ये त्या गवताचे दुधाच्या रूपाने परिणाम होतो आणि याचे वर्म जाणणारा जगामध्ये एक भगवंतच आहे तो सर्वत्र व्यापक असल्यामुळे अंतर्बाह्य सर्वांना व्यापून आहे केळीला शेवटी फळ येते पण केळीच्या पोटामध्ये फळाचा शोध जर घेतला तरी आतमध्ये पोकळीशिवाय दुसरे काहीच दिसत नाही त्या केळीला फळ येईपर्यंत ज्यांना धीर धरवत नाही अशा लोकांचा धिक्कार असो त्यांना फळांची किंवा फुलांची प्राप्ती होत नाही त्यांचा तो केळीच्या पोटामध्ये फळ शोधण्याचा अविचारी प्रयत्न सर्वथा व्यर्थ होऊन जातो मुखाला बिंब हे नाव आरशाने सिद्ध केलेले आहे ते बिंब आरशातील खोट्या प्रतिबिंबासारखे भासत असले तरी बिंब सत्य आहे प्रतिबिंब धर्म मात्र मिथ्य आहे त्याप्रमाणेच हरिसत्य आहे आणि हरीचे देहात असणारे जीवत्व मिथ्य आहे म्हणजेच प्रत्येक देहामध्ये हरीचे रूप शुद्ध आणि सत्य आहे ते पहा ते जाणा आणि जीव सुद्धा प्रत्यक्ष भगवंतच म्हणजे हरिरूप असल्यामुळे पाप पुण्य करून त्याचा अभिमान वाढवण्याचा शीन करू नका तुकाराम महाराज म्हणतात हरिप्राप्तीचे वर्म जाणून घ्या फुकटचे व्यर्थपणे सोंगे करीत बसू नका मी तुम्हाला विनंती करून सांगित आहे तुम्ही जर ऐकत नसाल तर मी तुमच्या पाया सुद्धा पडतो स्त्री पुत्र धनांची वासना सर्व सोडून द्या मग शेवटी काय उरते ते पहा तुम्हाला निश्चितपणाने हरीची प्राप्ती होईल मना सांडी हे वासना दुष्ट कोडी मते मानसी एक हे व्यर्थ गोडी असे हित माझे तुझ काही एक धरी विठ्ठली प्रेम हे पायी सुख असा सर्व भावे तुझ शरण आलो देह दुःख हे भोगिता फार भ्यालो भवतारिते दुसरे नाही कोणी गुरु होत का देव आणि कतींनी जना वासना हे धना थोरी आहे तुझ लागली संगती तेची सोयी करी सर्व संगी परित्यागू तुका विनवी ठेवणी शिरपाई तुकाराम महाराज आपल्या मनाला सांगत आहेत की हे म्हणा तू दुष्ट वासना किंवा वाईट खोडी यांचा सर्वत त्याग कर नेहमी मनामध्ये आणि बुद्धीमध्ये या वासनेची गोडी असणे वाईट आहे माझ्या हिताची आणि तुझ्या हिताची गोष्ट एकच आहे आणि ती ही की तू विठ्ठलाचे पाय धरावीस यामध्येच सर्व सुख साठवलेलं आहे मना असा मी आता सर्व भावे तुला शरण आलोय या देहाची दुखे भोगून मी फार दमलेलो आहे कंटाळलो आहे या संसारातून तारणारे मला दुसरे कुणीही नाही तेहतीस कोटी आणि तिन्ही लोकांचे देव जरी गुरु झाले तरी सुद्धा त्यांचाही या ठिकाणी उपयोग होत नाही या सर्व लोकांना धनाची फार इच्छा असते मना तुलाही तीच संगत नेहमी आवडते पण तू सर्व संगतीचा त्याग करून या विठ्ठल चरणी लीन होऊन जा तुकाराम महाराज म्हणतात की माझी तुला चरणावर मस्तक ठेवून ही विनंती आहे की तू यापासून अलिप्त हो आणि एका विठ्ठलालाच सर्वस्व समर्पण कर सुटा याचा काही पाहतो उपायू तो हे देखे पाय गोविले ऐशिया दुःखाची सापडलो संधी हारपली बुद्धी बळ माझे प्रारब्ध क्रियमान संचिताचे ओढत ठाईचे आलेसाचे विधी निषदाचे सापडलो चपे एक एक ग्लापे निवडेना साराविते वाढे त्याची याची अंगी प्रश्नेची या संगी दुःखी झालो तुका म्हणी आता करी सोडवलो सर्व शक्तीहीन झालो देवा या संसाराच्या पाशातून सुटण्याचा मी जो काही उपाय शोधू लागलो तो त्यामध्ये अधिकच गुंतून पडत आहे आणि त्यात माझे पाय अधिकच खोल जातात सॉरी खोलामध्ये जात आहेत अशा या दुखांच्या पेचामध्ये मी सापडलो असून माझी सर्व बुद्धी आणि माझे बळ आता संपत आले आहे प्रारब्ध क्रियमान संचित या कर्मामुळं जे जे मला काही भोगावे लागणार आहे ते खरोखर माझ्या मागे धावतच आले आहे विधी निषेधांच्या कटकटीमध्ये मी सापडला असून एक संपवला की दुसरा निर्माण होते आणि त्यातून काहीच मोकळा होत नाही मला त्याची निवडही करता येईन अशी झाली आहे ज्याचा निषेध करावा आणि ज्याला दूर सारावं त्याचीच माझ्या अंगामध्ये वाढ होत जाते अशा या प्रश्नेच्या वाढीमुळे मी अतिशय दुःखी कष्टी झालोय तुकाराम महाराज म्हणतात की देवा या संसार बंधनातून या संसार पाशातून आता तूच माझी मुक्तता कर मी आता सर्व शक्तींच्या विरहित असा दुबळा झालो आहे भय वाटे पुरू न सुटे हा संसारू ऐसा पडिलो काचनी खरी धावा म्हणून विचारितो काही तो हे मन हाती नाही का म्हणे देवा येथे न पुरे रिघावा देवा या संसाराच्या पाशाचं मला अत्यंत भय वाटतो हा संसार काही सुटता सुटत नाही मी अशा मोठ्या पेचामध्ये सापडला असून माझ्यासाठी तू ताबडतोब धावून ये मी स्वतःच्या मनाशी खूप विचार करून पाहिला पण माझे मन काही माझ्या ताब्यात येत नाही तुकाराम महाराज म्हणतात देवा या मनाच्या ठिकाणी माझा काही प्रवेश नीटपणाने होत नाही म्हणून तूच धाव आणि मला या कासनीतून सोडव ये गा ये गा पांडुरंगा घेई वसलोनी वसंगा ऐशी असोनी आवेशी दिसतो मी परदेशी उगवनी गोवा सोडवणे न्यावी देवा तुझ आड काही बळकरी ऐसे नाही तू का म्हणे ऋषिकेशी काय उशीर लाविलासी हे पांडुरंगा तू ताबडतोब धावून ये मला उचलून तू आपल्या पदरामध्ये घे मी अगदी तुझ्या जवळ आश्रयास असून सुद्धा परदेशी असल्यासारखा झालोय जेव्हा या प्रपंचाची गुंतवणूक सोडवावी आणि मला यातून तू कायमचं मुक्त कर तुकाराम महाराज म्हणतात हे ऋषिकेशा तू हीच उशीर का बरं करतोस ताबडतोब हे आणि माझा स्वीकार कर माझी विठ्ठल माऊली प्रेम पान्ना पान्ना येली कुरवाळुनी लावी स्तनी न वजे दुरी जवळुनी केली पुरवी आळी नव्हे निष्ठुर कोवळी तुका म्हणे घासू मुखी घाली ब्रह्मरसू ही माझी विठ्ठल रूपी आई विठाई फार प्रेमळ आहे ती माझ्यासाठी प्रेमाच्या पाण्याने पाहणावलेली असते तीच मला पाजण्यासाठी उत्सुक झाली आहे ती मला स्वतःच्या हळुवार हाताने कुरवाळते आणि मग आपल्या स्तनाशी लावते मला ते कृपेचे दूध पाजते आणि क्षणभर सुद्धा माझ्यापासून दूर जात नाही मी जो काही हट्ट करीत असतो तो सर्व हट्ट ही माझी आई पुरवत असते ही माझी आई मनाने अजिबात निष्ठूर नाही अगदी पूर्णपणे कोमल वृत्तीच आहे तुकाराम महाराज म्हणतात माझी ही विठाई माऊली माझ्या मुखामध्ये ब्रह्मरसाचा घास घालीत असते आम्ही उतराई भाव निरोपणी पायी तुम्ही पुरवावी आळी करावी ते लढीवाळी आमचा हा नेम तुम्हा उचितो हा धर्म का म्हणे देवा जाणो तली सेवा देवा आमच्या जवळ जो आमच्या मनात जो काही भाव होता तो आता सर्व तुला सांगून टाकला आहे आणि आम्ही उतराई झाला आहोत आमच्याकडून काही जे करायचे होते ते आता काहीही शिल्लक राहिले नाही आम्ही आता लढीवाळ भक्तांनी जे जे हट्ट करावेत ते तू पूर्ण करावेत एवढीच पायाची विनंती करीत आहे अशा प्रकाराने नाना प्रकारचे हट्ट करणे हा आमचा आता स्वभाव धर्म आहे आणि तो पुरवणे हेच तुमचे उचित असे कर्तव्य आहे देवा तुम्ही जी काही सेवा मला सांगितली ती सर्व सेवा मी जाणून आहे केली पापजीने दिले अनुमोदनो दोघाची पतन सारखेची विष नवनिता विष करी संगे दुर्जनाच्या त्यागे सर्व हितू देखिली ओढाळू निघाली या सेता टाळावे निमित्ता थैक म्हणू तुका म्हणे जोडी केल्या विन कर्म देखता तो श्रम न मानिता जर कुणी पाप केलं किंवा पाप करीत असेल आणि दुसऱ्यानं त्याला अनुमोदन दिलं असेल ते पाप करण्यास त्याला प्रवृत्त केला असेल किंवा अनुमोदन जर दिलं असेल किंवा उत्तेजन दिलं असेल तर दोघांचंही सारख्याच प्रकारे पतन होतो दोन्हीही तितकेच दोषी असतात लोण्यामध्ये जर थोडे अगदी थोडे जरी विष घातले तरी सुद्धा सर्व लोणी त्या विषाच्या संगतीनं विषमय होऊन जातं म्हणून दुर्जनांचा सर्वस्वी त्याग करावा आणि दुर्जनांचा त्याग करण्यामध्येच सर्वांचं हित असतं एखादं ओढाळ जनावर शेताच्या बांधावर असेल किंवा शेताकडं निघाला असेल तर त्याला हाईक हाईक म्हणून आपले कर्तव्य केल्याचे कधी चुकू नये तुकाराम महाराज म्हणतात एखादे कार्य करण्यातच श्रम आहेत असे कार्य केल्याशिवाय त्यापासून लाभ होणार नाही म्हणजे कार्य केलं तरच त्याचा लाभ मिळणार आहे विठ्ठल गीती विठ्ठल चित्ती विठ्ठल विश्रांती भोगजया विठ्ठल आसनी विठ्ठल शयनी विठ्ठल भोजनी ग्रासो ग्रासी विठ्ठल जागृती स्वप्न सुषुप्ती हान तुझे नेनते विठ्ठले विनो भूषण अलंकार सुखाचे प्रकारो विठ्ठल निर्धारो जया नरा तुका म्हणे तेही विठ्ठलचे झाले संकल्प मुराले तुझेपणे विठ्ठल गायण्यामध्ये गाण्यामध्ये विठ्ठल आहे चित्तामध्ये विठ्ठल आहे सर्व विश्रांतीचं एकमेव ठिकाण विठ्ठलच आहे ज्यांचे सर्व भोग सुद्धा विठ्ठलमय होऊन गेले आहेत आसनावर बसले असताना विठ्ठल झोपायला गेला असताना विठ्ठल ज्यांना दिसतो जेवण करीत असताना प्रत्येक घासाबरोबर ज्यांना विठ्ठल प्रतीत होतो ज्यांच्या दागेपणी स्वप्नामध्ये किंवा अर्धवट झोपलेल्या स्थितीमध्ये सुद्धा विठ्ठलाशिवाय दुसरं काहीच दिसत नाही ज्यांचे सर्व भूषण अलंकार हा विठ्ठलच होऊन गेला आहे आणि ज्यांचा सर्व निर्धार विठ्ठलच बनून राहिला आहे तुकाराम महाराज म्हणतात ते स्वतःच विठ्ठल रूपास पावलेले आहेत दुजेपणाची म्हणजे आपण विठ्ठलाशिवाय दुसरे कोणीतरी आहोत अशी भावनाच त्यांच्या ठिकाणी उरलेली नसते दास झालो हरिदासांचा बुद्धी काया मने वाचा तेथे प्रेमाचा सुकाळू टाळ मृदंगू कल्लोळू नाशी दुष्टबुद्धी सकळू समाधी हरी कीर्तनी ऐकता हरी कथा भक्ती लागे त्या भक्ता देखुनी कीर्तनाचा रंग कैसा उभा पांडुरंग हे सुख ब्रह्मादिका म्हणे नाही नाही तुका मी शरीरानं वाचेनं आणि मनानं या हरिदासांचा दास बनून राहिलो आहे या कीर्तनाच्या ठिकाणी प्रेमाचा सुकाळ आहे टाळ मृदंग यांच्या गजरामध्ये आणि नामघोषामध्ये मनात दुष्ट बुद्धी असेल तर ती सर्व नष्ट होऊन जाते हरि कीर्तनाच्या ठिकाणी समाधीचे सुख प्राप्त होते या ईश्वराची कथा ऐकत असताना एखादा अभक्त जरी असला तरी तो भक्त होऊन जातो या कीर्तनाचा रंग पाहून त्या ठिकाणी प्रत्यक्ष पांडुरंग भुलून उभा राहिलेला आहे तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारचे कीर्तनातील सुख प्रत्यक्ष ब्रह्मदेवांना सुद्धा प्राप्त होत नाही गती अधोगती मनाची युक्ती मन लावी एकांती साधू संगी जतन करा जतन करा धावते सैरा ओढाळते मान अपमान मनाचे लक्षणू लाविली ध्यान तेची करी तुका म्हणे मन उतरी सिंधू मन करी बाधू चौऱ्याऐंशीचा आपली प्रगती होणे किंवा अधोगती होणे हे केवळ आपल्या मनाच्या स्थितीवर मनाच्या अवस्थेवरच अवलंबून असते यासाठी मनाला नेहमी साधू संतांच्या संगतीमध्ये आणि एकांतामध्ये ठेवावे या मनाचा नीट सांभाळ करावा कारण ते अतिशय ओढाळ आहे ते सैरावैरा सातत्यानं इकडं तिकडं धावत असतं आपला मान सन्मान किंवा आपला अपमान हे केवळ मनाच्या अवस्थेवरच अवलंबून असतात म्हणजे मान आणि अपमान हे मनाचे लक्षण असते आणि त्याच मनाला जर ध्यानाला बसवलं ध्यान करायला शिकवलं तर ते शांत होऊन जातं ते ध्यान करू लागतं तुकाराम महाराज म्हणतात याच मनाच्या साह्यानं हा संसार सागर तरून जाता येतो आणि हेच मन जीवाला चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये फिरवीत राहतं त्यामुळं सर्व काही माणसाचं जीवन या मनाच्याच ताब्यात आहे आणि मनानंच निहित केलेलं आहे पंढरीस दुःख न मिळे ओखदा प्रेम सुख सदा सर्व काळू पुंडलिकी हाटू भरियेली पेठू अवघे वैकुंठू आणि येली उदमाशी तुटी नाही कोणा हानी घेऊन या धनी लाभ घेती उरले देशासी भरले सिगेसी अवघी पंचक्रोशी दुमदुमितो तुका म्हणी संता लागली धनी बैसले रावणी पंढरीसू या पंढरपूर क्षेत्रामध्ये औषधाला सुद्धा दुःख मिळत नाही तिथे नेहमी प्रेमाचा सुकाळ असतो या पंढरपुराची बाजारपेठ भक्त पुंडलिकाने भरवलेली आहे आणि त्यानेच वैकुंठाबरोबर विठ्ठल सुद्धा या ठिकाणी आणून उभा केला आहे या ठिकाणी भक्तीच्या व्यापारास कधी तूट येत नाही इथे सर्व प्रकारचे लाभ होऊन मनाची तृप्ती होते या ठिकाणी विठ्ठल रूपी माल शिगोशिग पूर्ण मापाने भरलेला आहे आणि सर्व देशात पुरेल इतका विपुल प्रमाणात आहे प्रचूर आहे पंढरपूरची पंचक्रोशी याच विठ्ठलरूपी मालाने दुमदुमून गेली आहे तुकाराम महाराज म्हणतात सर्व साधू संतांचे मन तृप्त होईल असा माल या पंढरपुरामध्ये असल्यामुळे ती या ठिकाणी बसून राहिले आहेत द्वारकेचे केले आले याची ठाया पुढे भक्तिराया तोजवितू गोविले विसारे माप केले खरे न पाही माघारी वरी वैष्णव मापारी नाही झाली सळी पुढेही न कळे पार त्याचा लाभ झाला त्याने धरीला तो विचारू परत रो साठविले तुका म्हणी मजूर मिळाली मजुरी विश्वास या घरी संतांची या द्वारकेचा श्री कृष्णरूपी माल या पंढरीच्या क्षेत्रामध्ये भक्तराज पुंडलिकाला शोधित त्याच्या पुढे आला आहे हा माल पुष्कळ भक्तांनी काया वाचा आणि मन यांचा विसार देऊन गुंतवून ठेवला आहे काहींनी या मालाचे खरे माप करून तो आपल्या ताब्यामध्ये घेतला आणि हा माल पुष्कळाने घेतला तरी तो खूप पुष्कळ प्रमाणात आहे प्रचूर प्रमाणात आहे तो माल संपला म्हणून कधी कोणी परत गेला नाही आणि हा माल वैष्णवानी आपल्या वाणीने कितीही मोजला तरी सुद्धा आणखी एक शतकाचा किंवा दशकाचा देखील सळ झाला नाही पुढे किती मापावं लागणार आहे त्याचा शेवट माहीत नाही असा हा श्रीकृष्ण रूपी माल अमर्याद आहे असीमित आहे ज्यांना हा माल घेण्यापासून लाभ झाला त्यांनी पुन्हा पुन्हा हा माल घेण्याचा विचार केला आणि काही भक्तांनी इहलोकी आणि परलोकी हा माल साठवून ठेवला आहे तुकाराम महाराज म्हणतात विश्वास ठेवून संतांच्या घरी राहिलो आणि चित्तामध्ये श्री कृष्णरूपी माल वाहण्याचे कष्ट केले म्हणूनच त्यांच्याकडून मला ज्ञानरूपी मजुरी आज मिळाली आहे सुरवर येती तीर्थे नित्य काळू पेठती निर्मळो चंद्रभागा साक्षभूत नव्हे सांगितली मातू महिमात्यद्भुत वर्णविना पंचक्रोशी माझी रीघ नाही दोषा जळती या पैसा घोरती निर्विषयी नरो चतुर्भुजनारी अवघा घरी ब्रह्मानंदू तुका म्हणे जापे नाही पुण्यलेशू जा रे पंढरी सो घेई कोटी पंढरपूरच्या पेठेमध्ये इंद्राधिक सुरगन देवाच्या दर्शनासाठी येतात गंगेसारखी तीर्थ शुद्ध होण्यासाठी चंद्रभागेच्या स्थानासाठी सर्व येत असतात असे ते पंढरपूर आणि त्या ठिकाणची चंद्रभागा अत्यंत पवित्र आहे ही केवळ सांगितलेली किंवा ऐकलेली गोष्ट नाही तर ती प्रत्यक्ष माझ्या अनुभवाची आहे पंढरपूरच्या पंचक्रोशीमध्ये पापाचा कधी प्रवेश होत नाही पूर्वी काही घोर पापे केलेली असली तरी ती आपोआप जळून जातात पंढरीतील नर आणि नारी विरक्त आणि चतुर्भुज विष्णू स्वरूप आहेत आणि घरोघरी हरिनामाचा ब्रह्मानंद चालतो तुकाराम महाराज म्हणतात लोक हो तुमच्याजवळ थोडे सुद्धा पुण्य नसेल तर तुम्ही पंढरपूरला जा आणि कोट्यावधी पुण्य संपादन करा विचार नाही नरू खर तो तैसा वाहे ज्ञान पाठी भार लगड जैसा वादावाद करणे त्याशी शिवरी गोखाडीची चाड सरे तोच बाहेरी सौभाग्य संपन्न हुका वृद्ध प्रतिष्ठा छी करुणी सांडी पाया लागली ते विष्ठा नाही याची कुळ फासे ओढी तयासी तुका म्हणे काय मुद्रा सोंग जाळीशी जो माणूस कधी परमार्थाचा साधा विचार सुद्धा करीत नाही तो मनुष्य असून नसल्यासारखा आहे किंवा तो मनुष्य गाढवाप्रमाणेच आहे उगीच पाठीवर ब्रह्मज्ञानाचे ओझे वाहणारा म्हणजे गाढव जसं पाठीवर ओझ वाहत तसा हा आपल्या पाठीवर ओझे वाहणारा असतो बाहेरच्या घाणेरच्या जागांची सवय लागल्यामुळे त्याला नेहमी वादविवाद करणेच आवडते अशा प्रकारचा माणूस तो जरी भाग्यवान श्रीमंत किंवा वृद्ध प्रतिष्ठित जरी असला तरी त्याचा धिकार पायास लागलेल्या विष्ठेप्रमाणे करावा जो नुसतेच फाशे वळतो त्याला याती कुळ यांची प्रतिष्ठा कधीच नसते तुकाराम महाराज म्हणतात त्याच्या माळा समुद्राच्या सोंगाला काही जाळायचे आहे देव होशी तरी आणि का ते करीशी संदेह येविषयी करणे न लगी दुष्ट होती तरी आणि का ते करीशी संदेह येविषयी करणे न लगी तुका म्हणे जी दर्पणी बिंबली ते तया बांधली निश्चयशी तू जर प्रत्यक्ष देव स्वरूप झाला असतील तसा तुझा प्रत्यक्ष अनुभव असेल तर मग तू स्वतःच्या संगतीनं इतरांना सुद्धा प्रत्यक्ष देव करून सोडशील आणि जर दुष्ट झालास तर मग इतरांनाही तू तसेच दुष्ट बनवतोस याबद्दल सुद्धा संधी मनामध्ये असत नाही तुकाराम महाराज म्हणतात ज्याचे जसे रूप असेल तसेच ते आरशामध्ये प्रतिबिंबित होत असते म्हणजे संतांच्या संगतीमध्ये संत बनून जातो जो प्रत्यक्ष ब्रह्मरूप झालेला आहे त्याच्या संगतीमध्ये ब्रह्मरूप होतो जो प्रत्यक्ष देव झाला आहे त्याच्या संगतीमध्ये देवरूप होतो आणि दुष्टांच्या संगतीनं दुष्ट बनत जातो कली धर्म मागे सांगितले संती आचार सांडिते द्विज लोक त्याची कळू आता येतशे प्रचिती अधर्माते कती धर्म नव्हे तपव्रत करिता लागते सायासू पाळिता पिंडासु गोड देव म्हणवनी न येते देवळा संसारा वेगळा तरी का नवी तू म्हणी मजू धरिता गुमानू ऐसे कोणी जणू नरका जाती कलियुगामध्ये सर्वत्र अधर्म पसरेल असे मागील संतांनी आणि ऋषी मुनी सांगून ठेवलंय ब्राह्मण लोक या कलियुगामध्ये स्वतःचा आचार धर्म सोडून देतील आणि त्याचीच प्रत्यक्ष प्रचिती आज येत आहे सर्वजण धर्म सोडून अधर्माचाच आधार घेऊन वागत आहेत तपश्चर्या व्रत करणे या गोष्टीला फार परिश्रम पडतात त्यामुळे देहाचे लाड करून त्यास वाढवणे त्याला गोंजारत राहणे आणि देहाला गोंजारण्यामध्येच त्यांना अधिक अधिक गोडी वाटत आहे हे ब्राह्मण लोक स्वतःलाच देव समजत असल्यामुळे ते देवळात जाण्याची त्यांना गरज वाटत नाही आणि संसार पाशातून वेगळेही ते कधी निघू शकत नाहीत तुकाराम महाराज म्हणतात मी जर यांची चौकशी केली तर असे जे कोणी असतील ते खात्रीने नरकालाच जातील नमो विष्णू विश्वरूपा माय बापा अपरामुपा पांडुरंगा विनवितू रंकु दास मी सेवकू वचन ते ऐकावी तुझी स्तुती वेद करिता भागला निवांतची ठेला नेती नेती ऋषी मुनी बहु सिद्धो कविजनो वर्णिता ते गुणो न सरती तुका म्हणे तेथे काय माझी वाणी जे तुझी वाखानी कीर्ती देवा हे सर्व विश्वरूपामध्ये सामावून राहिलेल्या बापा तुला आम्ही नमस्कार करतो तू अपार आहेस अमूप आहेस तुझे माप करता येत नाही देवा तुझा गरीब दास होऊन मी तुझा सेवक झालो असून मी तुला वंदन करीत आहे माझे एक वचन तुम्ही ऐकावे देवा तुझी स्तुती करताना वेद सुद्धा दमून गेले ते थकले भागले आणि शेवटी नेती नेती म्हणजे हे नाही ते नाही असे म्हणू लागले आणि स्तब्ध राहिले अनेक ऋषीमुनी सिद्ध कविजन हे सर्वजण तुझे गुणगान करीत असले तरी सुद्धा तुमचे संपूर्ण वर्णन कुणालाच होऊ शकत नाही तुकाराम महाराज म्हणतात हे भगवंता अशा परिस्थितीमध्ये तुझ्या कीर्तीचं वर्णन मी कसं करावं तुझ्या कीर्तीची वाखाणणी करावी हे माझ्या वाणीला कसे काय जमणार तू सर्वांच्या पलीकडचा आहेस तू कुणाच्याही वाणीमध्ये मावू शकत नाही सामावू शकत नाही अंतरीचा भाऊ जाणून या गुजू पैसे केले काजू पांडुरंगा घातली वचनून पडेची खाली तू आम्हा माऊली अनाथांची मज याचकाची पुरवावी आशा पंढरी निवासा माय बापा नाशिली अशंका माझी आजीवाची उरली भेदाची होती काही तुका म्हणी आता केलो मी निर्भरू जाईना पारू गुण तुझे देवा माझ्या अंतकरणामधले रहस्य तुम्ही बरोबर ओळखलेत आणि त्याप्रमाणेच तुम्ही काम केलेलं आहे आम्ही जी जी वचने बोलतो ती ती तुम्ही काही खाली पडू दिलेली नाहीत आणि तू आम्हा अनाथांची खर तर मावलीच आहेस माझ्यासारख्या याचकाची सर्व आशा हे पंढरीला या माय बाप्पा तुम्ही आजपर्यंत पुरवली आहे माझ्या मनातील सर्व शंका तुम्ही दूर चालल्यात भेदभावाची जी शंका होती ती सुद्धा तुम्ही शिल्लक ठेवली नाही तुकाराम महाराज म्हणतात हे देवा तुम्ही तुमच्या कृपेने मला आता पूर्ण परिपूर्ण केले आहे मी तुझे अपार असे आता गुणगान करीत राहीन उदार कृपाळू अनाथांचा नाथू हय कशी मातो शरणागता सर्व भार माथा चालविषयी त्यांचा अनुसरली वाचा काया म्हणे पाचारिता उभा राहाशी जवळी पाहिजे ते काळी पुरवावी चालता ही पंथू सांभाळशी वाटी वारिशील काटे खडी हाती तुका म्हणे चिंता नाही तुझ्या दासा तू त्यांचा कोवसा सर्व भावी देवा तू अनाथांचा नात आहेस उदार आहेस कृपाळू आहेस आणि माझ्यासारख्या शरणागताची सर्व हकीकत ऐकतोस माझी मात माझी गोष्ट तू समजून घेतोस जे तुला काया वाचा आणि मनाने अनुसरतात तुला शरण येतात त्यांचा सर्व भार तू आपल्या मस्तकावर वाहतोस जर तुला कुणी हाक मारली तर तू त्यांच्या जवळ येतोस आणि उभा राहतोस त्यांना जे ज्या काळी जे काही हवे असेल त्या काळी ते सर्व तू देतोस हे तुझे भक्त जर रस्त्याने वाटेने चालत असताना नेहमी तू त्यांचा सांभाळ करतोस त्यांच्या पायाला जर काटे खडे लागत असतील तर ते बोचू नयेत म्हणून तू ते आपल्या हाताने दूर सारतोस तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझ्या दासांना कसली सुद्धा चिंता राहत नाही कारण तू सर्व व्हावे त्यांचा आश्रयदाता आहेस त्यांचे आश्रयस्थान सुद्धा तूच आहेस काय कीर्ती करू लोकदंभ मानू दाख विचारण तुझे मजू मज आता नको करू देवा तुझा दास जावा वाया विनू होईल थोरपणू जाणीवेचा भारू दुरावेन दूर तुझ्या पायी अंतरीचा भाऊ काय कळे लोका एक मानी एका देखो वेखी तुका म्हणे तुझे पाय आतोडते ते मज विपत्ती गोड देवा देवा हा लौकिक ही मोठी कीर्ती लोकांकडून सन्मान दंभ इत्यादींना घेऊन काय करायचे मला फक्त तुझे चरणच हवेत तेच मला दाखवू देवा मी तुझा दास व्यर्थ होऊन जाईन असे माझ्याविषयी काही घडू देऊ नकोस या ज्ञानाचा फार मोठा उगीच भार होऊन मी तुझ्या पायांना मुकेल असे काही करू नकोस माझ्या अंतरंगातील भाव लोकांना सहज सहजासहजी समजतो की काय मान सन्मान हा एक दुसऱ्याला वरवरचा सुद्धा दाखवता येतो तुकाराम महाराज म्हणतात देवा जेणेकरून तुझे पाय मला प्राप्त होतील किंवा सापडतील मग मला कोणतीही विपत्ती कोणतंही संकट गोड वाटू शकेल पण तू मला पाहिजेस मानव या जुगू व्हावी द्रव्य माया नाही हे माझी या जीवा चाडू तुझ्या पायासाठी केली या राणू तू आता काही एक नको तुझे करून या कृपा तरी अंगीकारू न लवी उशिरू आता देवा नव्हे साच काही कळू आली म्हणा म्हणून वासना आवरली तुका म्हणी आता मनोरथ सिद्धी माझे कृपानिधी पाववावी जगामध्ये जर मानसन्मान हवा असेल तर जवळ काही धनाची जपणूक करायला हवी म्हणजे जवळ धन असायला हवं संपत्ती जर जवळ असेल तरच त्याला मानसन्मान मिळतो आणि माझ्या मनात तर याची बिलकुल इच्छा नाही मी आजपर्यंत तुझ्याच पायाशी विश्रांतीचे स्थान मिळवलेले आहे आता मला दुसरे काही नको माझ्यावर कृपा कर आणि माझा स्वीकार कर आता तू माझ्या बाबतीत कधी अजिबात उशीर लावू नकोस जेव्हा तुझ्याशिवाय दुसरे काही खरे नाही हेच माझ्या मनाला सत्य खरेखुरे समजून आलेले आहे म्हणून मी आपली वासना आवरून धरलेली आहे तुकाराम महाराज म्हणतात माझी सर्व इच्छा हे कृपानिधी परमेश्वरा तुम्ही पूर्ण करावी अशी मी तुम्हाला नम्रपणे प्रार्थना करीत आहे आता माझा सर्व भावी हा निर्धारू न करी विचारू आणि सर्व भावी नामू गायी न आवडी सर्व माझी जोडी पाय तुझे, लोटांगन तुझ्या घाली न अंगणी पाही न भरोनी डोळी मुखू निर्लज्ज होऊनी नाचे न रंगणी हे उनेदी मनी शंका काही अंकित अंकिला दास तुझा देवा संकल्प हा जीवा तुका म्हणी आता मी सर्व भावानिशी एकच निश्चय केला आहे दुसऱ्या कोणत्याही साधनांचा विचार न करता मी तुझाच विचार करीत राहणार आहे मोठ्या प्रेमाने आणि सर्व भावाने मी आता तुमच्याच नामाचे गुणगान करीन आणि तुमचे पाय हीच माझी सर्वश्रेष्ठ प्राप्ती आहे असे मी माझ्या मनाला सांगित आहे देवा मी तुझ्या अंगणामध्ये लोटांगण घालीन डोळे भरून तुझे मुख पाहिन कसली लाज माझ्या मनात आता येणार नाही तुझ्या भोवती मी नृत्य करीन मनामध्ये कसली सुद्धा शंका येणार नाही मी तुझ्या स्वाधीन झालेला तुमचाच एक दास आहे तुकाराम महाराज म्हणतात आणि हाच माझा एक संकल्प माझ्या मनाला अतिशय आनंद देत आहे जने जनार्दन ऐकतो हे मातू कैसा तो व्रतांतू नकळी आम्हा जन्म जरा मरणू कवन भोगी भोगू व्याधी नाना सुख सुखदुखी पाप पुण्य शुद्धा शुद्धू आचरणी ही कोणा कारणे कवने केली आम्हा मरण नाशू तू तव विनाशू कैसा हा विश्वासू साच मानू तुका म्हणे तुझी निवडी हा गुढारू दाखवी साचारू तेची मजू मी आजपर्यंत असं ऐकत आलो आहे की या जनामध्येच परमेश्वर भरून राहिलेला आहे परंतु ही खरी परिस्थिती काय आहे हे मला मात्र समजत नाही तोच परमेश्वर जर सर्वत्र असेल तर मग जन्म कोण घेतो तो तर अमर आहे मग मरतो कोण जर तो अविनाशी असेल तर नाना प्रकारच्या व्याधीनी दुःखानी कोण ग्रासलेला असतो नाना प्रकारचे भोग भोगणारा कोण असतो तोच जर सर्वत्र जनार्दन वस्ती करून भरलेला आहे तर मग पाप पुण्य शुद्ध अशुद्ध अशा प्रकारचं आचरण ही मग कुणासाठी आणि कुणी निर्माण केली आहेत आम्हा सर्वांना मरण आणि नाश आहे आणि तू मात्र अविनाश आहेस यावर विश्वास ठेवून मी ते खरे कसे मानू तुकाराम महाराज म्हणतात देवा या ज्या काही गूढ गोष्टी आहेत त्याचा तू निवाडा कर त्या निवडून खरं काय खोटं काय हे मला समजावून सांग जे खरं असेल जे सत्य असेल तेच मला समजावून सांग यथार्थवाद सांडून उपचारू बोलते ते अघोर भोगीतील चोरा धरिता सांगे कुठोऱ्याचे नावू दोघांचेही पाव हात जाते तुका म्हणी असे पुराणी निवाडू माझी हे बडबडू नव्हे काही यथार्थपणे जे काही खरं आहे ते न सांगता उगीच लोकांना आवडतील अशा वायफळ गोष्टी जर सांगितल्या तर त्या महाभयानक अशा नरकाला घेऊन जातात एखाद्या चोराला जर धरलं तर तो आपल्याच मालकाचे किंवा प्रमुखाचे नाव सांगतो आणि मग दोघांनाही बंदिवासाची शिक्षा भोगावी लागते तुकाराम महाराज म्हणतात असा निवाडा पुराणानेच केलेलं आहे म्हणजे पुराणानेच हे सर्व सांगून ठेवलेलं आहे आणि मी तर केवळ फक्त माझी ही बडबड फक्त करीत आहे धीर तू कारणो साह्य होतो नारायणो नेदी होऊ सिनो हो चिंता दासाशी सुखे करावे कीर्तनो हर्ष गावे हर्षे गुणो वारी सुदर्शनो आपणची कळी काळू जीववेची माता बाळा जड भारी होता तो तू नवे दाता प्राकृता या सारिखा हे तू माझ्या अनुभवी अनुभवा जीवे तू तुका म्हणे सत्तू पावी आचू नये कारणा या परमार्थ मार्गामध्ये जो धीर धरून वागतो त्यालाच नारायणाचे साह्य होत असते तो आपल्या दासांना कधीच शीण होऊ देत नाही किंवा दासांना चिंता सुद्धा कधी करू देत नाही देवाच्या भक्तांनी सुखामध्ये राहून कीर्तन करावे आणि मोठ्या आनंदाने परमेश्वराचे गुणगान करावे नाम घोष करावा मग तोच स्वतः आपल्या सुदर्शनाच्या साह्याने प्रत्यक्ष यमाचे सुद्धा संकट दूर करतो स्वतःच्या मुलावर जर एखादं कुठलं संकट आलं किंवा एखादं आजारपण आलं तर त्यातून त्याला मुक्त करण्यासाठी त्याची आई तशी जीव टाकते तसाच हा परमेश्वर या सर्वसाधारण आईसारखा नाही तर तो आपल्या भक्तांची यापेक्षाही अधिक आणि फार चांगली काळजी घेतो हे सर्व माझ्या अनुभवाला आलेले आहे तुकाराम महाराज म्हणतात हे सर्व सत्य आहे खरे आहे मी काही तुम्हाला हे उगीच सांगत बसलो आहे असं नाही पुढे आता कैसा जन्म ऐसा श्रम वारेसा सर्वथाई नये ऐशी सोयो लागलिया पांडुरंगायसे नाव तारू भाव असता तुका म्हणे चुकते बापा पुन्हा खेपा सकळा या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये खेपा मारीत बसणं हा विनाकारणाचा श्रम आहे आता यापुढे आपला स्वतः जन्म येईल या जन्म मृत्यूच्या खेपांचा श्रम निवारण होऊन जाईल अशी सोय या मनुष्य जन्मामध्ये प्राप्त झाली असल्यामुळे उगीच वनवन करीत का फिरता या भवसागरातून तरुण घेणारी या पांडुरंगासारखी प्रत्यक्ष नावच भक्तिभावामुळे आपल्याला आता प्राप्त झालेली आहे तुकाराम महाराज म्हणतात देवाला जर मनोभावे शरण गेलो तर पुन्हा पुन्हा जन्मास येण्याचे संकट टळून जाते दूध दही ताक पशुचे पाळणू त्यामध्ये कारण घ्रत सारो हे चिवर मा भाविकांचे हाती म्हणवणे ते धरिला रामू लोहो कफगारा अग्नीची आकाजे हे रवी ते ओझे कोण वाही तुका म्हणे खोरी पहारा तनू जो वरी हे धनु हाती लागे गायी म्हैशी सारख्या जनावरांना का पाळायचं असतं तर त्याच्यापासून दूध दही ताक लोणी इत्यादी पदार्थ मिळतात त्यासाठीच त्यांची जोपासना करायची असते आणि या सर्वामध्ये तुपासारखा जो पदार्थ तो सारभूत असं तत्व आहे यात तुपाप्रमाणे हे वर्म श्रीहरीचे आमच्या हाती आलेले असल्यामुळे आम्ही आमच्या चित्तात रामाला धारण केलेलं आहे लोखंड कापूस गारगोटी यांचे साह्य अग्नी तयार करण्यासाठी किंवा अग्नी निर्माण करण्यासाठी होत असते म्हणूनच त्यांचे ओझे बाळगायचे असते एरवी त्यांची कोण पर्वा करतो तुकाराम महाराज म्हणतात भूमीमध्ये गुप्त असलेलं धन हातात येईपर्यंतच खोरी पहार इत्यादी साधने असतात ती कामाची असतात एकदा धन प्राप्त झालं की त्या साधनांचा मग काहीच उपयोग नसतो वीर विठ्ठलाची गाढी खरी काळ पाया पडे करी तू घोष जय जय कारू जळती दोषांचे डोंगरू क्षमा दया शांती अभंग ही हाती तुका म्हणे बळी तेची एक भूमंडळी या विठ्ठलाचे जे वीर आहेत ते मोठे शूर आणि प्रत्यक्ष यमाला सुद्धा त्यांचा दरारा वाटतो काही काळ सुद्धा त्यांच्या पाया पडतो हे वीर नेहमी जय घोष करतात जय जयकार करतात आणि त्या जय जयकारामुळे दोषांचे डोंगरच्या डोंगर जळून खात होतात या वीर भक्तांच्या हातामध्ये दया क्षमा शांती आणि अभंगरूपी बाण हातामध्ये असतात तुकाराम महाराज म्हणतात या जगामध्ये हे वीर भक्तच अतिशय बलवान म्हणून प्रसिद्ध आहेत सर्व भूमंडळामध्ये तेच एक बळीवंत आहेत शूर आहेत ऐ केरे जना तुझ्या सोहिताच्या खुना पंढरीचा राणा मना माझी स्मरावा मग कैचेरी बंधनू वाचे गाता नारायणू भव सिंधू तू जाणू येची तिरी सरिलू करी करील करी काळू बंध तुटेनो माया जाळू हो तिल सकळू रिद्धी सिद्धी म्हणियारी सकळ शास्त्रांचे सार हे वेदांचे गौरू पाहता विचारू हाची करीती पुराणे ब्राह्मण क्षत्रिय वैश्यशूद्रू चांडाळा हे अधिकारू बाळी नारी नरू आधी करुणी वेशाही तुका म्हणी अनुभवे आम्ही पाडी येले ठावे आणि कही दैवी सुख घेती भाविके हे जनलोक हो मी तुम्हाला तुमच्या हिताच्या खुणा नीटपणे सांगतोय ते ऐका केवळ पंढरीचा राणा मनामध्ये तुम्ही स्मरा एवढंच केलं तरी तुमचं सर्व हित होऊन जाणार आहे या नारायणाचे गुणगान गाताना कसलेही बंधन नाही याच्या गुणगानामुळे हा संसार सागर याच तीरावर संपून जातो काही काळ सुद्धा तुमचे दाश करील मायाजाळाचे बंधन सुटेल आणि सर्व सिद्धी तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागणाऱ्या होती सर्व रिद्धिसिद्धी तुमच्या पुढे हात जोडून उभ्या राहतील सर्व शास्त्रांच्या आणि वेदांचे सार ते हेच रहस्य आहे हाच मुख्य अर्थ आहे आणि पुराणांनीही हेच सांगितलेलं आहे आणि हे करण्यासाठी सर्वांना याचा अधिकार आहे मग तो ब्राह्मण असो क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळ या सर्वांना या विठ्ठल नामाचा अधिकार आहे एवढेच नाही तर लहान मुले पुरुष स्त्रिया चांडाळ वेशांना सुद्धा याचा अधिकार आहे तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला अनुभवाने हे सर्व माहीत झालेले आहे आणि या सुखाचा अनुभव इतर जी भाविक सुदैव माणसे आहेत ते घेत असतात न करी तळमळो राहिरे निशळू हा हे हा कृपाळू स्वामी माझा अविनाश सुखो देईल निर्वाणी चुकतील खानी चौऱ्याऐंशीच्या आणि किया जीवा होईल उद्धारू तेही उपकार घडती कोटी आहिक्य परत्री होशील सरता उच्चारी देवाचा राम रामू तुका म्हणे सांडी संसाराचा छंदू मग परमानंदू पावशिलो अरे तू उगीच तळमळ करीत बसू नकोस आपले मन शांत आणि स्वस्थ कर आता तू स्थिर हो माझा स्वामी मोठा कृपाळू आहे तुला शेवटी हा अविनाशी असे प्रेम सुख देईल आणि त्यामुळे तुझ्या चौऱ्याऐंशी लक्ष जन्मांच्या खेपात चुकतील तुझ्या अशा स्वतःच्या उद्धारामुळे आणखी पुष्कळ लोकांचा उद्धार होऊन जाईल आणि तुझ्या हातून कोट्यावधी उपकार घडून येतील या लोकांमध्ये आणि परलोकात सुद्धा तू मान्यता पावशील यासाठी तू मुखाने राम राम असे म्हणत राहा रामाचे नामस्मरण करीत जा तुकाराम महाराज म्हणतात तू या संसाराचा लोभ सोडून दे तरच तुला परमावधीचा आनंद प्राप्त होऊ शकेल का रे दास होशी संसाराचा खरू दुःखाचे डोंगरू भोगावया मिष्टान्नाची गोडी जिव्हेच्या अगरी मशक भरल्यावरी स्वादनेने आणि कही भोगू आणि का इंद्रियांची नाही ऐशेसाचे जवळ काही रूपदृष्टी धायू पाहता पाहता न घडे सर्वथा आणि तृष्णा तुका म्हणे कारी नाशिवंतासाठी देवासवे तुटी करीतोसी अरे संसारामध्ये दंग होऊन संसारातच रमून गेलेल्या गाढवा तू या संसार वृत्तीचा दास बनून का बरे राहिला आहेस आणि यामुळेच तुला दुखाचे डोंगर भोगावे लागत आहेत गोड पकवानाची गोडी जिभेच्या शेंड्यावर जोपर्यंत पोट भरले नाही तोपर्यंतच असते मात्र एकदा पोट भरले की मग त्याचा स्वाद सुखाव वाटत नाही म्हणजे त्याची गोडी राहत नाही त्याप्रमाणेच इतर इंद्रियांचे सुद्धा भोग भोगण्यामध्ये त्यांच्यापासून होणाऱ्या सुखाचा लाभ होतोच असे नाही मात्र या विठ्ठलाचे रूप पुन्हा पुन्हा पाहताना दृष्टी संतुष्ट होऊन जाते आणि तिच्यात कधी विषयाची तृष्णा शिल्लक राहत नाही तुकाराम महाराज म्हणतात अरे या नाशवंत असणाऱ्या इंद्रिय सुखासाठी तू असा देवापासून का बरे दुरावला जातोयस बै निचळू करी त्याचे ध्यानू देईल तो अन्न वस्त्रदाता काय आम्हा करणे अधिक हो सातुनी देव झाला रुणी पुरविता दयाळ मयाळ जाणे कळवळा शरणागता लळा राखो जाणे न लगे मागणे सांगणे तयासी जाणे इच्छा तैसी पूर्वी त्याची तू का म्हणे अलंकार अंगी विठ्ठल हा जगे तुची होसे अरे निश्चळ स्थिर एका ठिकाणी बस आणि त्या विठ्ठलाचं ध्यान कर तो श्रीहरी तुला भरपूर अन्न वस्त्र देईल आम्हाला अधिक वस्तूचा संग्रह करून काय करायचं आहे आम्हाला सर्व काही पुरवणारा देव आमचा ऋणी झाला आहे हा देव मोठा दयाळू आणि ममताळू असल्यामुळे आमचा त्याला मोठा कळवळ असतो तो देव शरण आलेल्यांचे नेहमी रक्षण करतो आणि हे रक्षण कसे करायचे हे त्याला चांगले समजते त्या देवाला काही मागावे लागत नाही काही सांगावे लागत नाही कारण ज्याची जी इच्छा असेल त्याप्रमाणे तो ती पूर्ण करीत असतो तुकाराम महाराज म्हणतात तू आपल्या वाणीवर या विठ्ठलाचाच अलंकार चढव त्यामुळे या जगात तू स्वतःला विठ्ठल होऊन जाशील म्हणजे तूच स्वतः विठ्ठल रूप बनून जाशील सोनियांचा कळस माझी भरिला सुरारसू काय करावी प्रमाणू तुम्ही सांगा संतजनो मृतिकीचा घटू माझी अमृताचा साठू तुका म्हणे हितो ते मज सांगावे त्वरितो भांड सोन्यास आहे पण आतमध्ये दारू भरलेली आहे तुम्ही संत लोक मला सांगा त्या सोन्याच्या भांड्याच्या किमतीचा आणि त्या देखणेपणाचा काही उपयोग आहे का उलट मातीचे वेडे वाकडे मडके असली आणि आतमध्ये मात्र जर आंबरत असेल तर तेच अधिक किमतीचं अधिक महत्वाचं आहे असं म्हणावं लागेल तुकाराम महाराज म्हणतात या पैकी हित कशात आहे हे तुम्हीच मला समजावून सांगा